माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली विठ्ठला तू माझी तू माऊली विठ्ठला तू माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली विठला तू मजता मुकलिले वेगळे काकेले मजता मुकलिले वेगळे काबा काबाधाडियाले गळवेढा का बाधा मंगळ वेढा माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली विठ्ठला तू माझा काय भार झाला ते जोगा माझा काय भार झाला ते गुजार म्हणून केले दूर म्हणून केले दूर पाया परते माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली विठ्ठला म्हणे मग द्रव्याची नाड तो का म्हणे मग द्रव्याची नाड नाम तुझे गोड नाम तुझे गोड मुठी गाता मुठी गाता माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली मणि तु मौलीद